बोला गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे थांबा कोणतं तिथं झोपतो या माय बापू कीर्तनामध्ये झोपू कारण तुकाराम महाराज म्हणतात जिथं हरिभजन होते तिथं पापी झोपी जाते अरे कोण तिथं इडी ओढतो या त्याला तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तो म्हणून म्हणतो कीर्तनात झोपू बिडी बिडी काय ओढू बायकाकडे बघू भावाची निंदा करू बाकी त्याच आम्हाला काय अहो निंदकाचे तोंडी साबणाची बडी जीवन पासोडी सुद्ध केली जीवन पासोडी आमच्यासारख्या खऱ्या संताला त्याच काय होणार अहो बनावट संताला कस बी म्हणा कारण वृक्ष तिथे ब्रह्म तिथं भावा तिथं बाया असा आपल्या संतासनी तुकाराम महाराज म्हणत्यात तुका म्हणे ऐसे संत जिथे गाडावे माती अहो हे संत नव तर कोण आई बापाच्या पोटी जण म्हणून म्हणतो या आई बाबाचं नाव काय घालू बाबाची निंदा काय करू देवाचं भजन सोडू पंढरीला गेले बघार काय राहू कारण पाहिली रावळाची पाठ अव नुसती जरी इटोबाच्या देवळाची पाठ बघितली तरी तीर्थ घडली तीनशे साठ हो पण तो देव कोणचा पंढरीचा नाहीतर देवगी असत्यात सिंदूर माकुनी या धोंडा पाया पडती पोर राणा हे देव कसलं नव जाकाई जोकाई मायराणी म्हैसाबाई गणोबाई कुराळ लाडू मोदकाचा काळ वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे अहो या देवासनी निवदाला मास लागत या आता कसा देव तुमचा आता कसा तुमचा देव आता कसा तुमचा देव घेतो बकऱ्या देव तुका गाती देव एक रकमापती देव एक इटल म्हणता जावं माझा प्राण ह्याची कृपा दान देगा देवा बोला इटाली इटाली हो माय बाप हो झालं भावाचं कीर्तन उद्याच्याला आम्ही हितन पण बुवा कोणत्या गावाला आम्ही कोण सांगणार पण एवढं सांगणं हाय काळी बाबाला काय इसरू पण ते सांगाय कशाला हव उद्या माय बहिणी जात्याव गातील आता कसा ग काही काळी बाबा आता कसा